नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एक्केचाळीस मागणी करण्यात तरबेज व्हा जो विचारतो तो पाच मिनिटासाठी कदाचित मूर्ख म्हणावला जातो जो विचारत नाही तो मात्र आयुष्यभराचा मूर्ख ठरतो अशी चीनी लोकांमध्ये एक चतुर मन आहे यामुळे नुकत्याच मी वाचलेल्या एका जाहिरातीची मला आठवण येते जात म्हटले होते औषधाच्या दुकानात उभ्या असलेल्या तपकिरी रंगाचा कोट घातलेल्या सुंदर श्री शनिवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता तू मला मासिकाच्या विभागात भेटलीस तुझ्याशी बोलायला आणि तुला भेटायला मला आवडेल ज्या माणसाने ही जाहिरात दिली होती त्याने त्याचा टेलिफोन नंबरही दिला होता नशिबाने त्या माणसाला त्याच्या स्वप्नातल्या स्त्रीला भेटण्याची संधी दिली होती जी त्याने वाया घालवली आणि तिला याबाबत त्यावेळीच विचारले नाही म्हणून पश्चाताप झाल्यानंतर त्या सुंदर मुलीला शोधण्याच्या आशेमुळे वर्तमानपत्रात त्याला जाहिरात द्यावी लागली जितके तुम्ही जास्त विचाराल तितके तुम्हाला जास्त मिळेल पण त्या विचारण्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याचा सराव केला पाहिजे यश हा नम्रांचा खेळ आहे बौद्ध साधूंनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक बाण जो लक्षाचा वेध घेतो त्यामागे शंभर अयशस्वी प्रयत्न असतात येत्या काही आठवड्यात तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये जरा चांगले टेबल मिळवण्यासाठी तुमची ताकद वापरा आईस्क्रीमच्या दुकानात दुसऱ्यांदा चमचाभर आईस्क्रीम मोफत मिळवण्यासाठी किंवा तुमच्या पुढच्या विमान प्रवासात वरची चांगली जागा मिळवण्यासाठी विचारून पहा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे मागितल्या तर तुमच्या जीवनात असा काही समृद्धीचा प्रवाह वाहील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल लक्षात ठेवा जो माणूस त्याला जे हवे आहे ते मागतो त्याला ते मिळवण्याची निदान संधी तरी मिळते जो माणूस मागत नाही त्याला संधीही मिळत नाही मागण्याच्या या शक्तीवर जी पुस्तके मी वाचली त्यातील सर्वात सुंदर पुस्तक म्हणजे अल्लादीन फॅक्टर जे माझ्या मित्राने आणि वक्त्याच्या व्यवसायात असलेल्या सहकाराने मार्क विक्टर हॅसने आणि तुमच्या सत्वाची जाणीव करून देणारे जॅक कॅनफिल्ड यांनी लिहिले आहे सोपी तंत्र आणि व्यवहारात आणण्याजोगे कल्पना यांनी परिपूर्ण असे हे पुस्तक असून चांगल्या प्रेरणादायी वाक्यांनी ते समृद्ध आहे जसे हे सॉमरसेट मॉम यांचे वाक्य जीवनातील एक गमतीशीर गोष्ट म्हणजे जर तुम्ही उत्तम सोडून दुसरे काही स्वीकारायला नाकारले तर पुष्कळ वेळा तुम्हाला उत्तमच मिळते सूत्र बेचाळीस तुमच्या कामातल्या उच्च उद्देशाकडे पहा माझ्या सर्वात आवडत्या मासिकामध्ये फास्ट कंपनी हे माझे आवडते मासिक आहे या मासिकात आपल्या कामाकडे बघण्याचा जगातला एक नवा मानवी दृष्टिकोन अभिनव पद्धतीने मांडलेला असतो अगदी अलीकडच्या मासिकात झेरॉक्स गुरु जॉन सिली ब्राऊन यांनी जे म्हटले आहे त्यांनी ते मला खरोखरच विचार करायला लावले आजकालच्या काळात नेतृत्वाचे धडे हे फक्त पैसा मिळवण्यासाठी घ्यायचे नसतात तर हेतू साध्य करण्यासाठी घ्यायचे असतात जुन्या काळात आपल्यातले अनेक जण ज्यात रोजचा खर्च भागेल एवढ्या पगाराची नोकरी मिळाली तरी समाधानी होते पण आता आपल्या नोकरीमधून आपल्याला खूप काही हवे असते आपल्याला समाधान परिपूर्णता कार्यशीलता आव्हाने भडती आनंद आणि आपण जगण्यासाठी आपल्यापेक्षाही काहीतरी जास्त करतो आहोत ही भावना हे सर्व काही हवे असते एका शब्दात सांगायचे तर आपल्याला हेतू हवा असतो तुम्ही करत असलेल्या कामाचा हेतू शोधायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या सभोवतालच्या जगात तुमच्या कामाचा प्रभाव जाणवण्यासाठी स्वतःला क्रियाशील प्रश्न विचारण्याचे तंत्र वापरा माझी कंपनी जे उत्पादन बनवते आणि जी सेवा देते त्याने कोणाला फायदा होतो किंवा माझ्या रोजच्या कामामुळे काय फरक पडतो असे प्रश्न स्वतःला विचारा हे तुम्ही केले की तुम्ही जे काम करता ते आणि किती जीवनांना तुम्ही स्पर्शून जाता यामधला दुवा तुमच्या निदर्शनास यायला सुरुवात होईल उदाहरणार्थ तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या व्यवसायात होणाऱ्या बदलांवर लक्ष घालण्याचे बंद करा आणि हे लक्षात ठेवा की दररोज जेव्हा तुम्ही वर्गात प्रवेश करता तेव्हा एका उमलत्या मनाला आकार द्यायचे विशेष अधिकार तुम्हाला आहेत तिथे काही मुले आणि कुटुंब आहेत जे तुम्हाला मार्गदर्शक मानतात जर तुम्ही आर्थिक सल्लागार असाल तर तुमची सेवा लोकांना निवृत्त झाल्यानंतर त्यांना हवे असलेले घर बांधण्यावर आणि त्यांचे स्वप्न साकार करण्यावर केंद्रित झाली पाहिजेत जर तुम्ही विमा व्यावसायिक असाल तर लक्षात ठेवा तुमची मदत लोकांच्या आयुष्यात सुरक्षितता आणि गरजेच्या काळात त्यांना सेवा देण्यात झाली पाहिजे आणि तुम्ही जर किरकोळ विक्रेते असाल तर हा विचार करा की तुमचे काम लोकांच्या कसे उपयोगी पडेल आणि तुम्ही दिलेला माल त्यांच्या जीवनात कसा आनंद निर्माण करेल तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यांची उपयुक्तता वाढवल्यामुळे आणि तुम्ही हातभार लावल्यामुळे त्यांच्यात समाधान आणि स्फूर्तीमध्ये वाढ झाल्याचे तुमच्या लक्षात येईल दुसऱ्यांच्या जीवनात बदल घडवून वेगळेपणा आणण्याची इच्छा धरण्यापेक्षा फारच थोड्या गोष्टी मानवी मनाला जास्त आत्मिक शक्ती देतात महात्मा गांधींना हे तंत्र माहीत होते नेक्सिल मंडेलांनाही माहीत होते आणि मदर तेरेसांनाही माहीत होते तुमच्या जीवनात संपूर्ण नवा आनंद मिळण्यासाठी हा सोपा मनाचा बदल करण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे सूत्र त्रेचाळीस दर्जेदार पुस्तकांचा संग्रह करा ज्यांनी माझी पुस्तके वाचली आहेत किंवा माझ्या ध्वनी मंजूषा ऐकल्या आहेत अशा लोकांना भेटण्याच्या आनंदापेक्षा फार थोड्या गोष्टीमुळे मला जास्त आनंद मिळतो आणि त्यांच्याकडून असे ऐकले की मी तुमचे साहित्य वाचून इतका प्रभावित झालो की मी बाहेर जाऊन जीवनात सुधारणा करणारी दहा पुस्तके विकत घेतली आणि ती सर्वच वाचली आणि त्याचमुळे माझे जीवन संपूर्ण बदलले मला जास्त आनंद होतो मी जीवनाच्या नेतृत्वावरची पुस्तके नुसतीच लिहित नाही तर मी त्याचा अभ्यासक आहे आधी सांगितल्याप्रमाणे मी तासन तास पुस्तकाच्या दुकानात मला जास्त ज्ञान मिळेल आणि शिकवेल असे साहित्य दुकानाच्या शेल्फवर धुंडाळत असतो मी जुन्या पुस्तकांच्या दुकानातही चक्कर मारतो जिथे मी काही अमूल्य पुस्तके अतिशय कमी किमतीत घेतलेली आहेत खरं तर कुठलेही वाचन तुमच्या मेंदूला प्रबल्ग करते आजकालच्या जगात जेथे खूप काही करायचे असते तेथे तुम्ही तुमच्या वाचनाबद्दल अतिशय चोखदळ असले पाहिजे थोरोच्या म्हणल्याप्रमाणे उच्च दर्जाची पुस्तके म्हणजे ज्या पुस्तकांमध्ये उदात्त मानवी विचार दडलेले असतील अशी पुस्तके वाचण्यात तुम्ही तुमचा पुष्कळसा वेळ घालवला पाहिजे असे मी तुम्हाला सुचवतो कन्फ्युशियस आणि एपिकेटस सारख्या महान विचारवंतांच्या साहित्यात तुमचा मेंदू पूर्णतः गाढून जाऊ दे जॉन किड्स इमली डिक्सन्स आणि अल्फ्रेड टेनिसन सारख्या कवींच्या कवितांचा किंवा लिओ टॉयस्टॉय हर्मन हेस आणि ब्रॅटसनच्या कादंबऱ्यांचा अभ्यास करा महात्मा गांधी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मदर तेरेसा त्यांचे साहित्य वाचा दररोज काही मिनिटासाठी का होईना अशा साहित्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे तुम्ही जीवन म्हणजे काय यावर केंद्रित राहण्यामुळे आणि तुमच्या व्यक्तित्वावर त्यांचा गहिरा प्रभाव पडण्यास मदत होईल टॉक शोचे सुपरस्टार लॅरी किंग एका मुलाखतीत तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा पश्चाताप कुठला असे विचारल्यावर उत्तर दिले होते माझ्या जीवनाचा पाया उच्च दर्जाच्या पुस्तकांवर रचला गेला असता तर फार चांगले झाले असते इथे मी काही उच्च दर्जाची पुस्तकं देतो आहे ज्या पुस्तकांनी माझे स्वतःचे आयुष्य बदलण्यात मदत केली आहे आणि मला परिपूर्णतेने आणि समृद्धीने जगायला ज्ञान आणि प्रेरणा दिली आहे जर तुम्ही ती सर्व पुस्तके वाचली आणि त्यातल्या शिकवणीवर कृती केली तर तुमच्या सभोवतालची परिस्थिती बदलण्यात मदत होईल letters from a stoic Seneca the message of a master John McDonald meditations Marcus Aurelius the autobiography of Benjamin Franklin university of success Og Mandino the magic of believing Claude बेस्टिंग Siddhartha Hermann Hesse the power of your subconscious mind Joseph Murphy as a man think James Allen think and grow rich Napoleon Hill माझ्या आवडत्या पुस्तकांची यादी सूत्र चव्वेचाळीस तुमची उपसद बुद्धी विकसित करा नॉमस काजीसने एकदा म्हटल्याप्रमाणे जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही तर आपण जिवंत असताना आपल्यातले जे सुप्त गुणांना आपण मारतो ती आहे याच बाबतीत अश्लय मॉनगुनी यांनी लिहिले होते प्रत्येक माणसाचा स्वतःचा वैयक्तिक पराभव म्हणजे तो माणूस काय बनण्याची त्याच्या क्षमता होती आणि तो काय झाला यांच्यातला फरकामुळे घडतो नुसते जीवन जगणे आणि खरोखरीच परिपूर्ण आयुष्य जगणे यात फरक आहे नुसते जिवंत राहणे आणि खरोखरीच भरभराट होणे यात फरक आहे अनेक लोकांनी त्यांच्या स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुण नजरेआड केले आहेत आणि त्यांच्या आयुष्यातला उत्तम काळ टी व्ही बघण्यात ते घालवत आहेत ही सर्वात दुःखाची गोष्ट आहे मी माझ्या भाषणात नेहमी भारतातली प्राचीन काळातली पुराणातली गोष्ट श्रोत्यांना आठवण म्हणून द्यायला वापरतो की आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे आपण जर तिला प्रकाशात आणली तर तिला जागृत करण्याची ती वाटच पाहत आहेत हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवरचे सर्वच जण देवच आहेत असे मानले जायचे पण मानवांनी या अमर्यादित शक्तीचा अवमान केला म्हणून देवांनी ज्यामध्ये सर्व अमर्याद शक्ती लपवली होती ते देवांचे डोके कोणाला सापडू नये म्हणून लपवण्याचा निर्णय घेतला नंतर अशी गोष्ट कुठे लपवायची हा त्यांना प्रश्न पडला पहिल्या सल्लागाराने सुचवले की ते जमिनीखाली खोल लपवून ठेवले पाहिजे देव म्हणाले नाही शेवटी कोणीतरी ते जमिनीखाली उकरून शोधून काढेल दुसऱ्या सल्लागाराने सांगितले समुद्राच्या तळाशी अगदी खोलवर जर ते देवाचे डोके लपवले तर देव म्हणाले नाही कोणीतरी समुद्रात खोलवर उडी मारून ते शोधेल तिसऱ्या सल्लागाराने सांगितले आपण उंच पर्वताच्या शिखरावर ते का ठेवत नाही देव म्हणाले नाही मला खात्री आहे कोणीतरी पर्वताची उंची मोजायला वर चढेल आणि ते शोधून काढेल देवांनी थोडा विचार केला त्यांना उत्तर सापडले मी ही मानवी मनाची शक्ती क्षमता प्रत्येक पुरुषाच्या स्त्रीच्या मुलांच्या हृदयात लपवतो ते तिथे पाहण्याचा विचार करणार नाहीत दक्षिण अमेरिकेतल्या अनेक कारखान्यांमधल्या लोकांबरोबर जेव्हा मी काम केले तेव्हा माझ्या हेच निदर्शनास आले की पुष्कळशे लोक आपले सामर्थ्य विकसित करण्याऐवजी आपल्या दुर्बलतेवर लक्ष केंद्रित करायचे त्यांच्याकडे जे नाही त्यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायचे आपल्या आधी होऊन गेलेल्या सर्व महान लोकांनी यश संपादन करण्यासाठी एक सोपे तंत्र अवलंबले होते ते स्वतःची क्षमता जाणून होते ते त्यांच्या क्षमतेवर विचार करण्यात वेळ घालवत होते जे विशिष्ट गुणधर्म त्यांना अद्वितीय बनवत होते आणि त्यांच्या आयुष्याची उरलेली वर्षा या क्षमता विकसित करण्यात वापरत होते आपण सर्वांना या विशिष्ट क्षमता बहाल केल्या गेल्या आहेत कदाचित तुमच्यातले वैयक्तिक सुप्त गुण शोधून काढण्यास आणि तुम्हाला बुद्धिमान समजण्याच्या पातळीपर्यंत त्याला धार लावण्यात तुम्ही वेळ काढला नसेल तुमच्यातले उत्तमातले उत्तम संपूर्ण क्षमतेने तुम्ही वापरत आहात का जर नाही तर तुम्ही स्वतःवर अन्याय करत आहात जगावर आणि तुमच्यातल्या गुणांनी ज्याचा फायदा होत असेल त्या सर्वांवर अन्याय करत आहात रक्सकिनी हे या पद्धतीने सांगितले आहे आपल्यातल्या सर्वात कमकुवत माणसातही काही देणग्या आहेत त्या कितीही शुल्लक वाटत असल्या तरी त्या त्यांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि जर त्या योग्य पद्धतीने वापरात आणल्या तर त्यांच्या आयुष्याचा प्रवास त्या एक देणगी ठरू शकतात सूत्र पंचेचाळीस निसर्गाशी सानिध्य साधा आपण अमर्याद माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात वावरतो न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाच्या एका आवृत्तीत जेवढी माहिती दिलेली असते तेवढी सतराव्या शतकातल्या इंग्लंडच्या सर्वसाधारण माणसाच्या संपूर्ण आयुष्यभराच्या काळात सुद्धा तेवढी मिळत नव्हती नैसर्गिक वातावरणात वेळ घालवण्यामुळे मी जास्त मोठ्या विश्वाशी जोडला जातो आणि आजकालच्या धावपळीच्या जगात माझी मनस्थिती पूर्ववत होते हे एवढ्या वर्षात माझ्या लक्षात आले आहे आठवड्याभराच्या अत्यंत गर्दीच्या भाषणांच्या कार्यक्रमानंतर पुस्तकांवर सह्या करण्याच्या आणि प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीनंतर बागेत बसून वाऱ्यामुळे होणाऱ्या पानांचा सळसळीचा आवाज ऐकल्यामुळे मला शांत आणि निवांत वाटते अशा वेळी माझी प्राधान्य स्पष्ट होतात जबाबदाऱ्या कमी वाटायला लागतात आणि माझे मन शांत होते तुमची निर्मित क्षमता विकसित करण्यासाठी आणि नवीन कल्पना सुचण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहणे एक उत्तम मार्ग आहे न्यूटननी सफरचंदाच्या झाडाखाली बसून गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला तसेच Swiss designer George de Mestral यांना त्यांचा कुत्रा डोंगरावरून फिरून आल्यानंतर त्यांच्या अंगाला जे रानटी झाडाचे काटे चिटकलेले असायचे त्यावरून त्यांनी वेलक्रोचा प्रकार विकसित केला आपल्या मनात चाललेला न संपणारा गोंधळ नैसर्गिक वातावरणात संपून जातो व आपली खरी बुद्धिमत्ता मुक्त होते जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता तेव्हा सभोवतालच्या वातावरणाकडे लक्ष द्या फुलांच्या जडणघडणीचा अभ्यास करा किंवा एखाद्या ओढ्याचा प्रवाह कुठे वाहत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुमचे बूट काढून हिरवळीवर पाय ठेवा आणि ओलसर गवताचा तुमच्या पायाला स्पर्श होऊ द्या या निसर्गाच्या सर्व विशिष्ट देणग्यांचा आस्वाद तुम्हाला घेता येतो याबद्दल मनातल्या मनात आभार माना पुष्कळशी लोक तेही करत नाहीत महात्मा गांधींनी दर्शवल्याप्रमाणे जेव्हा मी सूर्यास्ताच्या किंवा चंद्राच्या सौंदर्याची अनुभूती घेतो तेव्हा त्यांच्या निर्मात्याबद्दल कृतज्ञतेने माझे मन व्यापून जाते सूत्र सेहेचाळीस तुमचा प्रवासाचा वेळ वापरा दररोज तुमचा ऑफिसला जायचा वेळ जर अर्धा तास असेल तर एका वर्षानंतर हा वेळ सहा आठवड्यात दररोज आठ तास होतो आठ तासाचा हा वेळ तुम्ही मोटारीने प्रवास करता मग असे असेल तर हा वेळ तुम्ही नुसतेच खिडकीतून बाहेर बघत किंवा दिवसाढवळ्या स्वप्नरंजत करत मोटारीमधल्या रेडिओवरच्या नकारात्मक बातम्या ऐकत घालवणार आहात का माझ्या माहितीतल्या यशस्वी आणि ज्ञानी माणसांनी एक सर्वसाधारण सवय घेतली आहे ते गाडीमध्ये मंजुषा ऐकतात असे करण्यामुळे ते त्यांच्या वाहन चालवण्याच्या वेळेचे रूपांतर शिकण्याच्या वेळेत करतात आणि त्यांच्या वाहनाच्या रूपांतर फिरत्या विश्वपीठात करतात तुमची गाडी फिरत्या कॉलेजमध्ये रूपांतरित केल्यामुळे तुम्ही कधीही केली नाही इतकी चांगली गुंतवणूक कराल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही थकलेले वैफल्यग्रस्त आणि निरुत्साही अस्वस्थेत पोहोचण्यापेक्षा एखादी बोधप्रद मंजुषा ऐकल्यामुळे तुमचा जाण्या येण्याचा वेळ मनोरंजक होईल आणि तुम्हाला प्रेरणादायी आणि सजग ठेवून तुमच्या भोवती अमर्यादित संधी निर्माण करेल जीवनात प्रगती करण्यासाठी खरोखरच वाहून घेतलेली माणसं ओळखण्याचा उत्तम उपाय म्हणजे त्यांना त्यांच्या गाडीतला रेडिओ काम करतोय का हे विचारा परिणामकारक जीवन जगण्याच्या खऱ्या अभ्यासकांना त्याची काही कल्पना नसते कारण ते त्यांचा जाण्या येण्याचा प्रत्येक मिनिट मंजूषा ऐकण्यात घालवतात मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी किती वेळेला यशस्वी आणि परिपूर्ण अशा सिद्धहस्त माणसांच्या वाहनांमध्ये वाहन चालकाच्या बाजूला बसण्यासाठी गेलो आहे आणि माझ्या बसण्याच्या जागी ध्वनी मंजुषाचा छोटासा डोंगरच मला आढळला आहे पुष्कळशी नुकतीच बाजारात आलेली पुस्तके आता मंजुषामध्ये म्हणजेच ऑडिओ बुक्स त्यांच्या प्रेरणादायी आणि जीवनातल्या नेतृत्वाच्या पद्धतीसह बाजारात मिळतात वैयक्तिकरित्या मी स्वतः दर महिन्याला पाच स्टेप्स ऐकण्याचा प्रयत्न करतो त्यात नुकत्याच आलेल्या सर्वाधिक खपाच्या व्यवसायावरच्या मालिकांपासून ते वेळेचे नियोजन निर्मिती क्षमता सकारात्मक दृष्टिकोन शारीरिक स्वास्थ्य आणि आत्मिक समाधान यासारखे कार्यक्रम असतात सूत्र सत्तेचाळीस बातम्यांचा उपवास धरा नकारात्मक बातम्या जास्त खपतात आपल्या समाजात महान लोकांचे चरित्र बघण्यापेक्षा पुष्कळसे लोक प्रसिद्ध लोकांच्या गुन्हेगारीचे किस्से बघणेच पसंत करतात एखाद्या वृत्तपत्रात विज्ञानाच्या नवीन संशोधाबाबत घोषणा केली असली तरी त्यापेक्षा एखाद्या नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेची ठळक बातमी असली तर ते जास्त खपते खरी समस्या ही आहे की अशा नकारात्मक बातम्या वाचायचे आणि पाहायचे माणसाला व्यसन लागणे फार सोपे आहे मी अशा पुष्कळशा माणसांना ओळखतो जे वर्तमानपत्रातल्या प्रेरणादायी बातम्या वाचायच्या सोडून सनसनीखेज बातम्यांनी दिवसाची सुरुवात करतात आणि दूरदर्शनवरील अपघात गुन्हे आणि घोटाळे या बातम्यांनीच दिवस संपवतात मी टी व्ही आणि वृत्तमानपत्रांच्या विरोधात अजिबात नाही ह्या उलट पुष्कळशा वर्तमानपत्रात मला अतिशय चांगली माहिती मिळते आणि एवढ्या वर्षात मी पाहिलेल्या दूरदर्शनावरच्या बौद्धिक कार्यक्रमामुळे मी खूप काही शिकलो आहे माझा सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्या मेंदूला बातम्या देताना अगदी चोंदळवा दूरदर्शनावरचे कार्यक्रम बघताना आणि वृत्तमानपत्रातल्या बातम्या वाचताना जास्त जाणीवपूर्वक पहा सकाळी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करताना मनात एक हेतू धरा त्यातली एक माहितीचे साधन म्हणून वापरा आणि ते वेळ घालवण्याचे साधन होण्यापेक्षा ज्ञान मिळवण्याचे साधन म्हणून वापरा अशा बातम्यांचे व्यसन जे आपल्याला अनेकांना जडले आहे ते लागण्यापासून स्वतःला परावृत्त करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे सात दिवसांच्या बातम्यांचा उपवास करायचा पुढच्या आठवडाभर एकही नकारात्मक कथा वृत्तमानपत्र वाचणार नाही आणि एकही नकारात्मक बातमी दूरदर्शनवर पाहणार नाही अशी शपथ घ्या यामुळे तुम्हाला दोन गोष्टी आढळून येतील पहिली म्हणजे तुमची खरोखरच फारशी माहिती बुडणार नाही तुम्हाला महत्वाच्या बातम्या तरीही ऑफिसमधल्या संभाषणातून किंवा घरच्या संभाषणातून ऐकायला मिळतीलच दुसरे म्हणजे तुम्हाला खूप शांत आणि पवित्र वाटेल या सात दिवसांच्या बातम्यांच्या उपवासाने तुम्हाला अजून एक फायदा होईल तुमच्या जीवनाचा दर्जा खरोखरी सुधारण्यासाठी कृती करायला जास्त वेळ मिळेल सूत्र अठ्ठेचाळीस उद्दिष्टे ठरवणे गंभीरतेने घ्या अनेक वक्ते आणि लेखक तुम्हाला उद्दिष्टे ठरवायला प्रोत्साहित करतात पण ते कधी ही प्रथा इतकी शक्तिशाली का आहे याचा खुलासा जेव्हा तुम्ही तुमची उद्दिष्टे कानावर लिहून ठेवता तेव्हा काहीतरी चमत्कार होतो या पलीकडे काही देऊ शकत नाही माझ्या मतांप्रमाणे कार्याच्या सर्व क्षेत्रात स्पष्ट उद्दिष्टे ठरवण्याची तीन कारणे आहेत पहिली म्हणजे ही सवय पुष्कळशा पर्यायामुळे झालेल्या गुंतागुंतीच्या जगात उद्दिष्ट ठरवल्यामुळे तुम्हाला आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला लावते आजकालच्या जगात जेथे आपण राहतो तिथे एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या असतात आपले लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक अडथळ्यांची स्पर्धा चालू असते ध्येय आपल्या इच्छा स्पष्ट करतात आणि हे करण्यात आपल्याला काय हवे आहे त्या कृती करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होते स्पष्ट उद्दिष्ट ठरवण्यामुळे चांगल्या निवडीसाठी तुम्हाला एक चौकट मिळते तुम्हाला जर नक्की कुठे जायचे आहे हे माहीत असले तर तेथे जाण्यासाठी असलेल्या कृती करणे तुम्हाला सोपे जाते तुमचे उद्दिष्ट लिहिल्यामुळे तुमचे हेतू स्पष्ट होतात आणि तुमचे स्वप्न साकार होण्यासाठी ते ठरवणे ही त्याची पहिली पायरी आहे प्रसिद्ध कादंबरीकार सोल बेलोने म्हटल्याप्रमाणे एक स्पष्ट आराखडा आपल्या पर्यायाच्या क्लोशातून मुक्त करतो किंवा लेखक ग्लेन ब्लेड यांनी म्हटल्याप्रमाणे उद्दिष्ट आणि आराखडे आपल्या जीवनातल्या काळजी काढून घेतात ध्येय ठरवलेली असली तर आपण ज्या कृती करू त्या आपल्या दररोजच्या मानसिक स्थितीवर अवलंबून राहत नाहीत तर आपल्या जीवन कार्यावर अवलंबून राहतात उद्दिष्ट ठरवायचे दुसरे कारण म्हणजे तुम्ही संधीसाठी जागरूक असता ही शिस्त तुमच्या मनाला इतकी आकर्षित करते की नवीन संधीच्या शोधात असता ज्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक जीवनात तुम्हाला जे हवे ते निर्माण करण्यासाठी तुम्ही पकडून ठेवण्याची गरज आहे ध्येय ठरवण्याचे तिसरे कारण ऑडिओ बुक म्हणजे उद्दिष्टे जर स्पष्ट असतील तर त्यावर कृती करण्यासाठी तुम्ही वचनबद्ध असता संधी तुमच्याकडे आपोआप चालत येण्याची वाट न पाहता जे फार क्वचित घडते तुमच्या प्राधान्यावर काम करण्याची प्रेरणा ते देतात आणि तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात तुमच्यामधली ऊर्जेची पातळी वाढवण्याचा स्फूर्ती मिळवण्याचा आणि जीवनातल्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांची पातळी वाढायचा एकमेव मार्ग म्हणजे उद्दिष्ट निवडणे म्हणून मोठे ध्येय ठरवा मग तुम्ही तुमच्या स्वप्नांइतकेच श्रीमंत आहात मग ते एक असो व आध्यात्मिक असो प्रसिद्ध माध्यमांचे गुरु डेव्हिड ऍगिलिवने म्हटल्याप्रमाणे मुसंडी मारू नका परिघाबाहेर दृष्टी टाका कीर्तीने अमर झालेल्या लोकांच्या सहवासात राहण्याचे ध्येय ठेवा सूत्र एकोणपन्नास एकवीसचा नियम लक्षात ठेवा मी the monk who sold his फेरारीमध्ये लिहिल्याप्रमाणे कुठलीही नवीन सवय लागायला एकवीस दिवस लागतात तरीही पुष्कळशे लोक सकारात्मकरित्या आयुष्यात बदल घडवायचे पहिल्या काही दिवसात त्यांना यातना आणि तणावाचे अनुभव आले की सोडून देतात जे तणाव जुनी सवय बदलून नवीन सवय लावताना अनुभवास येतात नवीन सवय नवीन बुटांच्या जोडासारखी असते जे पहिले काही दिवस गैरसोयीचे वाटतात पण तुम्ही जर ती गैरसोय तीन आठवडे झेलली तर ती तुम्हाला दुसऱ्या कातडीसारखी चपकल बसते मानव हा त्यांच्या अनुवांशिकतेमुळे बदलांना सतत विरोध करत असतो आणि समतोलपणा राखत असतो या स्थितीला होमिओस्टिटीस म्हणतात म्हणजे शरीरातली अवयवांमधील संतुलन ज्यामध्ये नैसर्गिकरित्या खूप काळ आपले पूर्वज सतत बदलत्या परिस्थितीला जुळवून घेऊन टिकून राहू शकत होते यामध्ये अडचण अशी होती की हीच प्रतिक्रिया जरी अनुकूल परिस्थिती अस्तित्वात आली तरीही चालूच राहिली म्हणूनच आपल्याला नवीन सवय अंगीकारायला अवघड जाते आणि जीवनाच्या उच्चतम पातळीवर सरकायला आपल्याला हा गुरुत्वामध्ये रोखत असतो पण जसे एखादे क्षेपणास्त्र जेव्हा पाच लक्ष मैल इतके अंतर पार करते तेव्हा जेवढे इंधन वापरते त्यापेक्षा जास्त पहिल्या काही मिनिटांमध्ये वापरले तसे तुम्ही पाहिले एकवीस दिवस पार केलेत की तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षाही नवीन सवय अंगीकारायला सोपी जाते तुमच्या वैयक्तिक सवयीचा अभ्यास करायला वेळ द्या आणि आवश्यक ते बदल घडवण्याची शपथ घ्या तुमच्या आयुष्याचा दर्जा हा मोठ्या प्रमाणावर तुमच्या सवयीवर ठरतो जॉन ड्रायडेने निरीक्षण केल्याप्रमाणे प्रथम आपण आपल्या सवयी बनवतो मग आपल्या सवयी आपल्याला घडवतात तसेच व्हर्जिनिया वुल्फ लिहितात सवयीच्या हाडांचा सांगाडा हा मानवी सांगाड्याला आधार देतो तरी तुमच्या सवयी तुमची पिछे हाट न करता तुम्हाला पुढे नेतील याची खात्री करून घ्या पब्लिलियस सायरसच्या अमूल्य शब्दात सांगायचे झाले तर सवयीचे साम्राज्य खरोखरच शक्तिशाली आहे सूत्र पन्नास क्षमाशील होण्याचा सराव करा एखाद्याने तुमच्यावर अन्याय केला असला तर त्याला क्षमा करण्याची कृती खरं तर त्यागातून नसून स्वार्थाची आहे द्वेष आणि शत्रुत्व तुमच्या ठासून भरण्यापेक्षा ते जाऊ देणे हे खर तर दुसऱ्या माणसाच्या फायद्याच्या असण्यापेक्षा ते तुमच्या फायद्यासाठी आहे मी माझ्या जीवनावरच्या शिकवणीच्या कार्यक्रमात सांगतो त्याप्रमाणे एखाद्या विषयी जेव्हा तुम्ही असूया किंवा आकस तुमच्या मनात धरता ते अगदी त्या माणसाला तुम्ही पाठीवरून उचलून फिरवण्यासारखे आहे तो माणूस तुमची ऊर्जा उत्साह मनाची शांतता सर्व काही घालवतो पण ज्या क्षणी तुम्ही त्याला क्षमा करता त्या क्षणी तुमच्या पाठीवरून तुम्ही त्याला उरवता आणि तेव्हाच जीवनात तुम्ही पुढे सरकू शकता मार्क टेनने लिहिले आहे रानातून चालताना एखादे रानफूल आपण पायदळी तुडवले तरी ते रानफूल तुम्हाला क्षमा करून सुगंधच देतो क्षमा करण्याची कृती ही वैयक्तिक धाडस आणि चैतन्याची कृती आहे ती तुमच्या जीवनाचा दर्जा सुधरवण्याचा सुद्धा उत्तम मार्ग आहे एखाद्याने तुमच्यावर अन्याय केला त्याबद्दल विचार करण्यात तुम्ही घालवलेले प्रत्येक मिनिट जो तुमचा उदात्त हेतू आहे ते तुम्हाला मदत करतात त्याचे लक्ष वेदनाच्या वेळातून तुम्ही वजा करा मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील